Bye. झर झर पावलात पैंजणाची किण किण झर झर पावलात पैंजणांची किण किण थर थर मनामध्ये एक वेळी मे घधून थर थर मनामध्ये एक वेळी मे घधून पाहिलं का ढग आज पुन्हा पुन्हा गरजून पाहिलं का ढग आज पुन्हा पुन्हा गरजून आणि माझ्या मनावर पुन्हा तसा बरसून आणि माझ्या मनावर पुन्हा तसा बरसून थेंब थेंब झेलण्याचा खेळेल मी पुन्हा खेळ थेंब थेंब झेलण्याचा खेळेल मी पुन्हा खेळ अनवाणी पावलानी धावेल मी वेडावून अनवाणी पावलानी धावेल मी वेडावून चिंब चिंब अंगणाची माती मला भुलवेल चिंब चिंब अंगणाची माती मला भुलवेल भिजण्या माझ्या ही तुला बोलावेल भिजण्या माझ्या ही तुला बोलावेल दूर सतारीवर मोती काही पडतील दूर तारीवर मोती काही पडतील उठतील काही सूर नाद विश्व जागतील उठतील काही सूर नाद विश्व जागतील रवा कधी पावसाचा कधी तुझ्या पैंजणाचा रवा कधी पावसाचा कधी तुझ्या पैंजणाचा तारीवर कधी सांडल्या मोत्याचा अनस तारीवर कधी सांडल्या मोत्याचा तुझ्या समरुण झुण तुझ्या समरुण झुण तुझ्या समरुण झुण तुझ्या समरुण झुण तुझ्या समरुण झुण तुझ्या समरुण झुण तुझ्या समरुण झुण तुझ्या समरुण झुण आणि माझ्या मनावर पुन्हा तसा बरसून आणि माझ्या मनावर पुन्हा तसा सुन आणि माझ्या मनावर पुन्हा तसा बरसून